नभ पार डोंगराच्या माथ्यावर दूर दूर नभ पार डोंगराच्या माथ्यावर निळे निळे गारगार पावसाचे घरदार सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर तळ गार गार गर फिरे वारा मेघियाच्या उंजळीत वीज झालेला पारा तड तड गार गार गर गर फिरे वारा मेघियाच्या उंजळीत वीज झालेला पारा दूरवर रानवर नाचणारा निळा मोर दूरवर रानभर नाचणारा निळा मोर मोर पिस मखमल उतू गेले मन भर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर थेंब थेंब मोती ओला थरार त्या तनावर शहाऱ्याचे रान आले गायिका पानावर थेंब थेंब मोती ओला थरार तनावर रान आले एका एका पानावर ओल्या ओल्या मातीतून वीज विजवेडी मेघधून ओल्या ओल्या मातीतून विजवेडी मेघधून पिटताना ओले ऊन झाले पुन्हा नवतर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर गात गात पाय पुन्हा परसात माती मऊ काळी साय हुळ हुळ पावलात उदळत गात गात पाय पुन्हा परसात मातीम मऊ काळी साय हुळ हुळ पावलात असे न बझरताना घरदार भरताना असे न बझरताना घरदार भरताना आले जल गेले जल झाले जल आर बार सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे उमल ते ओले रान रान नवे मन तुझे अशा पावसात सये व्हावे तुझे येणे जाणे ते ओले रान रान नवे मन तुझे जशी ओली हुर थरार ते रानभर जशी ओली हुर थरार ते रानभर तसे नाव तरारावे माझे तुझ्या भर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर सरिवर सरं सरिवर सर